ब्रजनारे पाई ब्रजनालारे पाई मन रंग वेड़े मनरंग वेडावले घरी काम घाम रे घर काम भाम नारे पायी गेले हिणविती जरी मजला ब्रजबाला हिणविती जरी मजला ब्रजबाला धाक कुणाचा नापाळ गेला धाक कुणाचा नाबाळ गेला कुंजात रे धावून आले भृजलाला रे पाहिले अचूक वळली पाऊले अचूक वळली पाऊले मी नाज नाजून गेले मी नाज नाजून गेले नखशिखांत रोमांच उठले नखशिखांत रोमांच उठले मन रंगले मन रंगले मन रंगले मन रंगले मन रंगले वेडावले हरी काम धाम राहिजले हो ब्रजलाला रे पाहिजले अधरी वा देव मधुमुदने अधरी वा देव मधुमुदने राधावाला आतुरने राधावाला आतुरने मुरली विणारे गोकुळ तारे व्याकुळले मुरली विणारे गोकुळ तारे व्याकुळले ब्रजलाला रे पाहिजले ब्रजलाला रे पाहिजले ब्रजलाला रे पाहिजले पाहिले पाहिले हो ब्रजलाला रे पाहिजले जना नारे पाई मन रंग वे कानाई ॾुजना नारे पाई